हनुमंत अशोक वनात सीतादेवीला वंदन करण्यासाठी गेला तेव्हा सीतेला शोक आवरत नव्हता हनुमंताने सीतेला धीर देऊन सांगितले माते आता शोक करू नकोस उद्या राघवांना समुद्रकिनारी आणतो ते असुरांना ठार मारून रावणाचा शेवट घडून आणतील व तुला येथून सोडवतील माते मला काही अंतर खूण दे म्हणजे ती खूण मी प्रभू रामरायानं दाखवी सीतेने आपल्या वेणीतील दैदिप्यमान मणी हनुमंताच्या हाती दिला आणि चित्रकूट पर्वतावर रामचंद्राने स्वहस्ते माझ्या भाळी सुवासित तिलक लावला हे अंतरखोड हनुमंताला सांगितले हनुमंताने प्रचंड गर्जना करून उड्डाण केले सर्व देव हनुमंताच्या कानात कुजबुजले हनुमंता रामचंद्रांना लवकर आण त्यांना म्हणावे तुम्ही या रावणाचा वध करा आणि अनेक राक्षसांचा संहार केला साऱ्या राजधानीवर त्याने सीतेचा शोध घेतला त्याने अनेकांची विटंबना केली फक्त विभीषणाचा महाल पाहून तो संतुष्ट झाला मंदोदरीच्या महालात प्रवेश करता सीतेचा शोध लागला असे त्याला वाटले पण थोड्याच वेळात त्याचे भ्रमनिराश झाला रावणाने सीतेच्या समाचाराला पाठवलेल्या राक्षसिणींचा बरोबर हनुमंत अशोकनात आला तेथील अनेक राक्षस राक्षसिणींचा त्याने संहार केला आपली अंगठी त्याने सीतेपुढे टाकता सीता शोक सगळ्यात बुडाली पण मारुतीच्या रूपाने तिला प्रकाशाचा किरण दिसला हनुमंताने अशोकवनाचा विध्वंस केला त्याला पकडायला आलेल्या सैन्याला त्याने यमलोकात पाठवले अखेरी इंद्रजिताच्या ताब्यात मुद्दामच सापडून तो रावणाच्या दरबारात आला भर दरबारात त्याने रावणाची व त्याच्या दुष्टकार्याची स्पष्टपणे निंदा केली रावणाने त्याच्या शेपटीला चिंत्या गुंडाळून आग लावली हनुमंताने सारे लंका शहर पेटवून दाणादाण दिली सारी लंका सुवर्णाची झाली सागरावर आपले पुच्छ होत आणि सीतेचा निरोप घेऊन तो आपल्या पुनर्वसनासाठी येत आहे यानंतर राम जांबुवंताला म्हणाला मित्रा सर्व वानरात तू मोठा आहे मारुतीने लंकानगर जाळले तेव्हा ती सोन्याची कशी झाली याचा इतिहास तू आम्हाला सांग जांबुवंत सांगू लागला गजेंद्र मोक्षानंतर गरुडाला अतिशय भूक लागली तो विष्णूच्या आज्ञेने हत्ती सुसर यांची प्रेते भक्षण करण्यात गेली गेला ती प्रेते तोंडात धरून त्याने उड्डाण केले पण त्याला बसण्यास जागाच दिसेना तेवढ्यात त्याला एक जम्बू वृक्ष दिसला त्याची एक फांदी शंभर योजने लांब होती विश्रांती घेण्यासाठी गरुड त्या फांदीवर बसला त्याच्या भाराने ती फांदी वाकू लागली त्या फांदीवर साठ हजार बालखिल्ले ऋषी लोंकळत होते ते पडतील अशी भीती गरुडाला वाटू लागली त्याने पटकन ती फांदी पायाच्या पोटात पकडली आणि तो उड्डाण करू लागला कश्यप ऋषीने ते दृश्य पाहून त्या सर्व ऋषींना सुखरूपपणे खाली उतरवले कश्यप ऋषी गरुडाला म्हणाले ही फांदी येथे ठेवू नको ही सोन्याची फांदी आहे त्याच्यासाठी अनेक लोक एकमेकांचा प्राण घेतील तू दूर समुद्रात जा गरुड जो उडाला तो लंकेत पर्वतावर बसला तोच हा त्रिकुटाचल पर्वत झाला गरुडाने तेथे आपली भूक भागवली आणि ती फांदी तेथेच ठेवून दिली पुढे त्याच पर्वतावर लंका बसवली हनुमंताने लंका जाळली तेव्हा त्या वृक्षाची फांदी पुन्हा बाहेर पडली हे प्रभू म्हणूनच ही लंका सोन्याची झाली जांबुवताची कथा सांगून झाल्यावर सुग्रीव रामचंद्रला म्हणाला आजचा विजयदशमीचा मुहूर्त रावणावर स्वारी करण्यासाठी चांगला आहे आजच आपण निघूया अठरा पद्मे वानर बहात्तर कोटी वृक्ष सैन्य त्यांचा नायक जांबुवन अशा सगळ्यांनी एकदम हुक्कार केला मोठमोठ्याने चित्कार करीत सगळेजण निघाले आणि थोड्याच काळात दक्षिण सागराच्या तीरावर आले हनुमंताने रामाला आपल्या खांद्यावर घेतले होते अंगदाने लक्ष्मणाला आपल्या खांद्यावर घेतले वानरांनी मोठमोठे वृक्ष उपटले आणि त्यांची छाया राम लक्ष्मणावर झाली अशा प्रकारे ते सैन्य दक्षिण समुद्राच्या तिरी आली तिरी आले तो अफाट समुद्र पाहून सगळे वानर क्षणभर तटस्थ झाले लंकेत सगळीकडे बातमी पसरली प्रभू राम वानर सैन्यासह सागराच्या तिरी आला आहे वानर सैन्यासह राम समुद्रकिनारी आल्याचे राक्षस सैन्याने ऐकले रावणाने प्रहस्त इंद्रजीत सर्व प्रधान यांची सभा भरवून सांगितले शत्रू नाग अग्नी हे लहान असले तरी सोडू नये एक वानर आला तर तो लंका जाळून गेला सीतेचा शोध लावून गेला तो रामाला पैल तिने घेऊन सुद्धा आला राक्षस रागावून म्हणाले नर आणि वानर हेच आमचे भक्ष आम्ही त्यांचा आता फडशा पाडतो एवढ्या विभीषण रावण सभेत आला आणि तो सगळ्या राक्षसांची निंदा करू लागला त्याने रावणाला हनुमंताच्या पराक्रमाची आठवण करून दिली तो म्हणाला तुम्ही रामाची इतकी निंदा करू नका रावणा मुकाट्याने पहिली जाऊन रामाला जानकी अर्पण कर त्यामुळेच आपल्या राक्षस कुलाचे रक्षण होईल नाही तर लंकेचा सर्व नाश होईल विभीषणाचे हे बोलणे ऐकून सभा तटस्थ झाली रावण अतिशय संतापणेमुळे त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हता प्रधान प्रहस्त याने विभीषणाला मृत्यूची भीती घालून गप्प बसवण्याचा प्रयत्न केला इंद्रजीत विभीषणाला म्हणाला तू राजाचा भाऊ आहेस ना तुझे बोलणे तुझा वध करावा असे आहे पण आम्ही तुला पित्यासमान मानतो विभीषण म्हणाला जेव्हा राजा अनुचित वागत असेल तेव्हा प्रधानाने त्याची नुसती स्तुती करू नये तुमच्या सगळ्यांच्या सहवासाने राजा पण बिघडलेला आहे सीतारामाला परत दिली नाही तर कुळक्षयच होणार रावण रागाने विभीषणावर शस्त्रप्रहार करू लागला विभीषणाचे रक्षण करणारा आता होता फक्त श्रीरामच रावणाचा हात एकाएकी चालेनासा झाला त्याच्या हातातील शस्त्र जमिनीवर पडले रावणाने विभीषणाला लाथ मारली तेव्हा विभीषण पुन्हा रावणाला विनंती करू लागला रावणा रामरायाचा मित्र म्हणून स्वीकार कर विभीषणाची माता कैकसी तेथे आली तिने विभीषणाला उठवले आणि सांगितले मुला तू रघुवीराला शरण जा रावणाने सर्वांचा नाश करून घेतला आहे तू सर्वस्वी रामाचा हो माझ्या उदरी तू जन्म घेतलास तू माझा उद्धार कर मातेचे हे बोलणे ऐकाच विभीषण चार प्रधानांसह रावणाच्या समोर येऊन म्हणाला तू माझा मोठा भाऊ आहे म्हणून तुलाच सांगतो मी तुम्हा सर्वांचा त्याग करू त्या कृपाळू रामचंद्राला शरण जात आहे आणि त्याने आपल्या चारही प्रधानासह परेने उड्डाण केले आपले दूरवर्तनी भाऊ पुतणे त्यांचे प्रधान तसेच असत्य अन्याय अधर्म यांचा त्याग करून विभीषण रामाला म्हणजे धर्माला शरण जात होता विभीषण आणि त्याचे चार प्रधान रावणाच्या दरबारातून निघाले तेव्हा शरीर सोडून पंचप्राण निघाले आहेत असे वाटले पंचमहाभूते कल्पांतच्या वेळी आपल्या मूळ स्वरूपात मिळायला जाताना दिसतात तसा तो देखावा दिसत होता अध्याय बावीसावा पूर्ण